बुद्धी आणि शक्तीची लढत एका सिंह आणि गिधडाची हृदयस्पर्शी गोष्ट प्रिय वाचक हो मनापासून स्वागत आहे तुमचं या नव्या प्रवासात आज मी तुम्हाला अशी एक गोष्ट सांगणार आहे जी जंगलाच्या सावल्यांमध्ये सुरू होते पण तिचा अर्थ आपल्या जीवनाच्या प्रकाशात उजळतो ही कथा आहे एका गर्विष्ठ सिंहाची आणि एका चतुर गिधडाची जिथे शक्ती आणि बुद्धी यांचा खरा संघर्ष घडतो जंगलात संध्याकाळ उतरत असताना एक भुकेला सिंह शिकारीच्या शोधात भटकत असतो आणि त्याच्या आयुष्यात येतो असा क्षण जो त्याला आयुष्यभराचं धडा शिकवतो ही गोष्ट केवळ प्राण्यांची नाही ती आपल्या सर्वांच्या मनातल्या अहंकार आणि शहाणपणाच्या लढाईची आहे चला तर मग गोष्टी डॉट आय एनची लिंक सोबत या हृदयस्पर्शी आणि प्रेरणादायी प्रवासाची सुरुवात करूया जिथे प्रत्येक शब्दात एक नवा विचार दडलेला आहे आणि प्रत्येक ओळीत एक सुंदर शिकवण लपलेली आहे जंगलातील शांत संध्या संध्याकाळच्या वेळेस जंगलात एक वेगळीच शांतता पसरली होती झाडांच्या पानांतून वारा हलकेच सळसळत होता पक्षी आपापल्या घरट्यांकडे परत जात होते आणि सूर्य हळूहळू क्षितिजामागे लपून जात होता त्या विशाल जंगलात एक बलवान सिंह राहत होता खरणखर नावाचा तो आपल्या सामर्थ्याने संपूर्ण जंगलात प्रसिद्ध होता पण त्या दिवशी त्याचे नशीब त्याच्याशी साथ देत नव्हते भुकेला सिंग संपूर्ण दिवस तो शिकारीच्या शोधात फिरत राहिला पण एकही प्राणी त्याच्या नजरेस पडला नाही पायांमध्ये थकवा डोळ्यांत भूक आणि मनात अस्वस्थता घेऊन तो डोंगराच्या पायथ्याशी पोहोचला तेथे त्याला एक गडद शांत गुहा दिसली थंडीच्या हवेत त्या गुहेतून येणारी थोडी गरमी त्याला आकर्षक वाटली तो हळूच आत शिरला गुहेत अंधार होता पण आत कोणी नव्हते सिंहाने मनात विचार केला ही गुहा निश्चितच एखाद्या प्राण्याचे घर आहे कदाचित तो बाहेर गेला असेल रात्री तो परत येईल तेव्हा मी इथेच लपून बसेन आणि मग त्याच्यावर झडप घालीन सिंह एका कोपऱ्यात शांत बसला श्वासही रोखून ठेवला चतुर गिधड थोड्याच वेळात गुहेचा खरा मालक परतला दक्षिपुच्छ एक चतुर गिधड तो दिवसभर अन्नाच्या शोधात भटकला होता जसा तो आपल्या गुहेजवळ आला त्याने जमिनीवर नजर टाकली आणि त्याला काहीतरी विचित्र दिसले गुहेत जाणारे मोठे पंजांचे ठसे होते पण बाहेर येणारे ठसे नव्हते दक्षिपुच्छ चटकन थांबला त्याला समजले या गुहेत कोणीतरी आहे कदाचित सिंग जर मी आत गेलो तर माझं काही खरं नाही पण तो घाबरला नाही त्याच्या मनात एक युक्ती चमकली गिधडाची युक्ती गिधडाने मोठ्या आवाजात गुहेकडे पाहून बोलायला सुरुवात केली अगं माझी प्यारी गुहा मी आलोय परत तू नेहमी माझं स्वागत करत असतेस ना आज इतकी शांत का आहेस त्याचा आवाज गुहेत घुमला आत लपलेल्या सिंहाने हे ऐकले आणि गोंधळला त्याने मनात विचार केला ही गुहा तर गिधडाशी बोलते का काय कदाचित रोजच त्याचं स्वागत करत असेल आज मी असल्यामुळे ती गप्प बसलीय जर तिने काही उत्तर दिलं नाही तर गिधडाला संशय येईल आणि तो आत येणार नाही मग सिंहाने आपला जाडजूड आवाज काढून गर्जना केली आओ मित्र तुझं स्वागत आहे लवकर आत ये गर्जना आणि सुटकारा ते ऐकून गिधड दचकला त्याचे कान थरथरले आणि डोळ्यांत भीती चमकली तो मनात म्हणाला अरे देवा सिंग माझ्या गुहेतच आहे जर मी क्षणभरही थांबलो तर माझं प्राण वाचणार नाही त्याने न विचार करता उलट्या पायांनी पळ काढला झाडांच्या सावल्या ओलांडत खडकांवरून उड्या मारत तो लांब निघून गेला गुहेत मात्र सिंह वाट पाहत राहिला कधी येईल तो प्राणी जो त्याच्या पोटाची आग शांत करेल पण वेळे जात राहिली रात्र झाली आणि कोणीच आलं नाही सिंहाच्या मनात आता हळूहळू पश्चातापाची भावना निर्माण झाली तो विचार करू लागला मी मूर्खपणा केला माझ्या अतिउत्साहामुळे मी स्वतःच शिकार पळवली चातुर्य हेच सामर्थ्य सकाळ झाली सूर्याच्या किरणांनी गुहेत प्रवेश केला पण सिंहाच्या मनात अंधारच होता त्याने थकलेल्या नजरेने बाहेर पाहिले गिधड दूर कुठेतरी झाडावर बसून सुरक्षित होता त्या क्षणी सिंहाला एक मोठा धडा मिळाला ज्याच्याकडे बुद्धी आणि सावधपणा आहे तो सर्वात बलवानालाही हरवू शकतो मॉरल ऑफ द स्टोरी केवळ शक्ती पुरेशी नसते बुद्धी आणि सावधानता ही खरी ताकद असते संकट येण्याआधी त्याची चाहूल घेऊन सावध राहणं म्हणजेच शहाणपण आणि सर्वात महत्वाचं अहंकार नेहमी विनाशाकडे नेतो तर चातुर्य जीवन वाचवतं अंतर्मनाचा संदेश ही कथा फक्त सिंह आणि गिधडाची नाही ही त्या प्रत्येक माणसाची आहे जो आयुष्यात कधी ना कधी अहंकार भीती आणि संकट यांच्यामध्ये अडकतो आपल्या आयुष्यातील गुहा म्हणजे आपला निर्णय काही निर्णय चुकीचे असतात पण ते आपल्याला शिकवतात की शहाणपण आणि संयम हेच खऱ्या जगण्याचं शस्त्र आहे ही कथा फक्त सिंह आणि गिधडाची नाही ही त्या प्रत्येक माणसाची आहे जो आयुष्यात कधी ना कधी अडचणींना तोंड देतो आणि शिकतो विचारले जाणारे प्रश्न एक ही कथा कुणाबद्दल आहे ही कथा एका बुद्धिमान गिधड आणि एका मूर्ख सिंहाबद्दल आहे ज्यातून आपण शिकतो की बुद्धी आणि सावधानता हे बलापेक्षा अधिक शक्तिशाली असतात दोन या कथेचा मुख्य संदेश काय आहे या कथेचा संदेश असा आहे की फक्त ताकद पुरेशी नसते शहाणपणा आणि विचारपूर्वक कृती करणे हेच खरे सामर्थ्य आहे तीन गिधडाने सिंहाला कसा फसवला गिधडाने चातुर्य वापरून गुहेशी बोलल्याचे नाटक केले सिंहाने गुहेच्या वतीने उत्तर दिलं आणि स्वतःच आपलं रहस्य उघड केलं चार ही कथा कोणत्या वयोगटासाठी योग्य आहे ही कथा सर्व वयोगटांसाठी योग्य आहे विशेषतः मुलांसाठी कारण ती मनोरंजक असून एक उत्तम शिकवण देते पाच या कथेतून आपण काय शिकतो आपण शिकतो की संकटाच्या वेळी शांतता शहाणपणा आणि सावधानता ठेवली तर कोणत्याही अडचणीवर मात करता येते